स्कंद तिसरा अध्याय नववा ब्रह्मदेवाने केलेली भगवंतांची स्तुती या कल्पातील या सृष्टीतील भगवंतांची ही पहिली स्तुती आहे ब्रह्मदेवाने केलेली मी शांतपणानं म्हणतो तुम्ही पुस्तक समोर ठेवा म्हणा तुम्हाला ही स्तुती पुस्तकात बघून म्हणता आली पाहिजे स्कंद तिसरा अध्याय नववा ब्रह्मदेवानी केलेली भगवंतांची स्तुती ब्रह्मोवाच ज्ञातो सिमेद्य सुचिरां ननुदेह भाजा न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम् नान्यत्वदस्ति भगवन्नपि तन्न शुद्धम् माया गुणव्यतिकराद्यदुर्विभाषि रूपम् यदेतदवबोध रसोदयेन शश्वन्निवृत्ततमसः सदनुग्रहाय आदौ गृहीतमवतार शतैकबीजम् यन्नाभिपद्मभवना दहमाविराशम् नातः परम् परमयद्भवतः स्वरूपम् विद्धवर्चा पश्यामि कमविश्वमात्मन् भूतेन्द्रियात्मकमदस्त उपाश्रितोऽस्मि तद्वा इदम् भुवनमङ्गलमङ्गलाय ध्याने स्मनो दर्शितन्त उपासकानाम् तस्मै नमो भगवते नुविधेम तुभ्यम् यो नादृतो नरकभाग्भिरसत् प्रसङ्गैः ये तु त्वदीयचरणाम्बुजकोशगन्धम् जिग्रन्ति कर्णविवरैः श्रुतिवातनीतम् भक्त्या गृहीतचरण परया च तेषाम् नापैषिनाथ हृदयाम् बुरुहात् स्वपुंसाम् तावद्भयं द्रविणगेह सुरुन्निमित्तं शोकस्पृहा परिभुवो विपुलश्चलोभः तावद्ममेन्त्यसदवग्रह आर्तिमूलम् यावन्नतेऽङ्घ्रिमभयम् प्रवृणेतलोकः दैवेन ते हतधियो भवतः प्रसङ्गात् सर्वाशुभोपशमनाद्वि मुखेन्द्रियाये कुर्वन्ति कामसुखलेशलवाय दीना लोभाभिभूतमनसो कुशलानि शश्वत् क्षत्रुत्रिधातुभिरिमा मुहुरर्जमानाः शीतोष्णवातवर्षैरितरेतराच्च कामाग्निनाच्युतरुषा च सुदुर्भरेण संपश्यतो मन उरुक्रमसीदते मे यावत् पृथक्त्वमिदमात्म न आइन्द्रियार्थ मायाबलम् भगवतो जनैष पश्येत् तावन्न संसृतिरसौ प्रतिसङ्क्रमेत व्यर्थापि दुःख निवहम वहति क्रियार्था अन्यापृतार्थकरणा निशिनिश्चयाना नानामनोरथदिया क्षणभग्ननिद्राः रचना ऋषभो ऋषयोऽपि देव विमुखा इह संसरन्ति त्वम् भावयोगपरिभावितरुत्सरोज सरोज क्षुते क्षितप आस्ये श्रुते क्षितपथो ननुनाथ पुंसाम् यद्यद्धियात उरुगाय विभावयंती तत्तद्वपुः प्रणयसे सदनुग्रहाय नातिप्रसीदति तथोपचितोपचारैः आराधितः सुरगणैरुदिबद्धकामैः यत्सर्वभूतदयया सदलभ्ययैको नानाजनेष्वहित सुहृदन्तरात्मा पुंसा मतो विविध कर्म दानेन चोग्र तपसा व्रतिचर्यया च आराधनं भगवतस्तव सत्क्रियार्थो धर्मोऽर्पितः कर्हि चिद्ध्रियते न यत्र शत्स्वत्स्वरूपमहसैव निपीतभेद मोहाय बोधधिषणाय नमः परस्मै विश्वोद्भय विश्वोद्भव स्थितिलयेषु निमित्तलीला रासायते नम इदं यस्यावतार यस्यावतारगुणकर्मविडम्बनानि नामानि ये सुविगमे विवशा गृणन्ति तेनैकजन्मशमलं सहसैव हित्वा संयान्त्यपावृतमृतं तमजं प्रपद्ये यो वा अहं च गिरिशश्च विभुः स्वयं च स्थित्युद्भवप्रलये तव आत्ममूलम् भित्वा त्रिपाद्ववृध एक उरुप्ररोह तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय लोको विकर्मनिरतः कुशले प्रमत्तः कर्मण्ययम् त्वदुदिते भवदर्चनेश्वे स्वे यस्तावदस्य बलवानिह जीविताशाम् सद्यच्छिनत्यनिमिषाय नमोस्तु तस्मै यस्माद्विभेम्यहमपि द्विपरार्धधिष्णा अध्यासितः सकललोकनमस्कृतम् यत् तेपे तपो बहुसवो वरुरुत्समाना तस्मै नमो भगवते धिमखाय तुभ्यम् तिर्यङ्मनुष्य विबुधादिषु जीवयोने परिप्सया परिप्सयायः रेमे देह तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय यो विद्ययानुपहतोऽपि दशार्धवृत्त्या निद्रामुवाह जठरी कृतलोकयात्रा जठरी कृतलोकयात्रा अन्तर्जले हि भीमोर्मिमालिन जनस्य सुखं विवृण्वन् नाभिपद्मभवना दहमासमीड्य लोकत्रयोपकरणो यदनुग्रहेण तस्मै नमस्त उदरस्थ भवाय योग क्षणाय सोयम समस्त जगतां सुहृदेक आत्मा सत्वेन यन्मृडयते भगवान भगेन तेनैव मे दृशमनुस्पृशदा स्पृशताद्यथाहं स्त्रक्ष्यामि पूर्ववदिदं प्रणतप्रियोऽसौ एषं प्रपन्नवरदो रमयात्मशक्त्या गृहीत गृहीतगुणावतारः तस्मिन् स्वविक्रममिदं सृजतोऽपि चेतो युञ्जीत युज्जीत कर्मशपशमलं च तथा यथा विजह्याम् नाभिहृदादिह सतोऽम्बसि विज्ञान शक्तिरहमा विज्ञानशक्तिरहमा समनन्तशक्तेः रूपं विचित्रमिदमस्य विवृण्वतो मे शारीरिपीष्ट निगमस्य गिरां विसर्गः सो भगवान भगवान् विवृद्ध प्रेमस्मितेन गुरुहं विजृम्भन् उत्थाय विश्वविजयाय च नो विषादम् माद्व्या पुरुषः पुराणः गोपालकृष्ण भगवान की जय ही स्तुती हा हे ऑडिओ लावा पुस्तक समोर ठेवा आणि वाचा तुम्हाला पुस्तकात बघून म्हणता आली पाहिजे तुम्ही स्तुती करू शकता का हो संस्कृत मध्ये तर सोडाच पण तुम्हाला सांगितलं ही जी दहा मिनिटाची स्तुती झाली तशी तुम्ही मराठी बाळबोधामध्ये भगवंतांची स्तुती करा तुमच्या शब्दात काय कराल स्तुती येईल का दहा मिनिटं स्तुती करायला मग तशी जर येत नसेल तर निदान ब्रह्मदेवाने केलेली स्तुती म्हणावी आणि पुढच्या प्रवचनापर्यंत त्याचा पुढच्या म्हणजे उद्याच्या प्रवचनापर्यंत त्याचा अर्थ वाचा अर्थ वाचून ठेवा त्यातल्या काही एक तीन चार श्लोकावर आपण चर्चा करणार आहोत हे एक झालं दुसरं हे भागवत जे आहे ते आपल्यापर्यंत दोन परंपरेनी आलेलं आहे समजून घ्या ज्या वेळेला सृष्टी उत्पत्तीच्या प्रसंगी भगवंताने ब्रह्मदेवाला हे भागवत सांगितलं चतुश्लोकी भागवत भागवत काय माहितीये का हे जसं आता अठरा हजार श्लोकी आहे तसच्या तसं भागवत ब्रह्मदेवाला भगवंतानी सांगितलं नाही कुणीच कुणाला सांगितलं नाही ब्रह्मदेवाला भगवंतानी चतुश्लोकी भागवत सांगितलं ब्रह्मदेवानी त्या चतुश्लोकी चार श्लोकात काही भर घालून ते भागवत नारदांना ऐकवलं नारदांनी ते भागवत त्यात भर घालून व्यासांना ऐकवलं व्यासाने व्यास योगेन म्हणजे त्या भागवतामध्ये नारदांनी सांगितलेल्या भागवतामध्ये काही भर घातली काही काळानुसार काढून टाकलं आणि जे झालं ते भागवत शुकाचार्यानं सांगितलं शुकाचार्याने परत समास व्यास योगेन म्हणजे त्यात बरीचशी भर घातली काळानुरूप अनुशा अनावश्यक ते काढून टाकलं आणि ते राजा परीक्षिताला सांगितलं भगवान भगवंतांच्या नंतर ब्रह्मदेव ब्रह्मदेवांच्या नंतर नारद नारदांच्या नंतर व्यास व्यासांच्या नंतर शुकदेव शुकदेवांच्या नंतर परीक्षित असं हे एका परंपरेने भागवत आपल्याकडं आलं आता दुसरी परंपरा भगवंतानी ज्या वेळेला ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं त्यावेळेला ते भागवत शेषानी ऐकलं आणि शेषाने जे ऐकलं ते सनत कुमारांना सांगितलं सनत कुमाराने ते सांख्यायनांना सांगितलं सांख्यायनाने ते पराशराला सांगितलं पराशराने ते मैत्रेयांना सांगितलं आणि मैत्रेयाने ते विदुरांना सांगितलं जो मैत्रेय विदुर संवाद आता आपण बघत आहोत तर ते मैत्रेयाने विदुराला सांगितलं अशा प्रकारानं ही दुसरी परंपरा दोन परंपरेने भागवत आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ही भगवंतांची आपल्यावर कृपा आहे आणि ते मूळ अठरा हजार श्लोकी नव्हतं चतुश्लोकी त्यात कुणी भर घातली कुणी त्यातनं काही काढून टाकलं आणखी एक गंमत सांगतो संपूर्ण भागवतातील इति श्रीमद भागवते महापुराणे धरून श्री शुकवाच धरून श्री व्यासवाच श्री भगवान वाच हे सगळं धरून जे शब्द होतात ते शब्द भागिले अनुष्टुप छंदाच्या शब्दांची संख्या बत्तीस त्या शब्द संख्येला बत्तीसनी भागल्यानंतर जे आकडा येतो ती त्या भागवताची श्लोक संख्या कुठल्याही पुराणाची संख्या मोजण्याची ही पद्धत आहे संपूर्ण ग्रंथातील अक्षरसंख्या गुणिले सॉरी भागिले अनुष्टुप छंदात सांगायचं अनुष्टुप छंदाची शब्दसंख्या बत्तीस त्यामुळे ग्रंथाची शब्दसंख्या भागिले बत्तीस बरोबर जे उत्तर येतं ती त्या ग्रंथाची श्लोकसंख्या आणि भागवताची अठरा हजार श्लोकसंख्या अशा तऱ्हेने येते अन्यथा तुम्ही जर श्लोक मोजले तर ते चौदा साडे चौदा हजारच भरतात రామకృష్ణ గోవిందో